listen to lesson number twenty खेळणी माधवी मी बाजारात जातो आहे तू येतेस का हो मी पण येते चल त्या दुकानात तिथे खेळणी मिळतात बघ किती मोठ दुकान आहे ते पहा रंगीत फुगे तो फुगा निळा आहे एक फुगा गुलाबी आहे आणि एक फुगा लाल आहे मी गुलाबी फुगा घेते दुकानदार तो गुलाबी फुगा द्या हा घ्या आणि तिकडे रंगीत भावले आहेत जरा दाखवता का हो ही पहा निळी भावली आणि ही गुलाबी बाहुली ही इकडे लाल बाहुली आहे मी निळी बाहुली घेते ठीक आहे माधवी इकडे कपाटात बघ कपाटात विमान आहेत एक निळ विमान आहे एक गुलाबी विमान आहे आणि एक लाल विमान आहे हो आणि हे बघा चेंडू पिवळा चेंडू निळ्या पेक्षा मोठा आहे तिकडे मोटारी आहेत केशरी मोटार गुलाबी मोटारीपेक्षा मोठी आहे आणि ही पिस्तूल हिरवा पिस्तूल लाल पिस्तुला पेक्षा मोठं आहे लिसन अँड रिपीट खेळणी माधवी मी बाजारात जातो आहे माधवी मी बाजारात जातो आहे तू येतेस का तू येतेस का हो मी पण येते हो मी पण येते चल त्या दुकानात चल त्या दुकानात तिथे खेळणी मिळतात बघ तिथे खेळणी मिळतात बघ किती मोठं दुकान आहे किती मोठं दुकान आहे ते पहा रंगीत फुगे ते पहा रंगीत फुगे तो फुगा निळा आहे तो फुगा निळा आहे एक फुगा गुलाबी आहे एक फुगा गुलाबी आहे आणि एक फुगा लाल आहे आणि एक फुगा लाल आहे मी गुलाबी फुगा घेते मी गुलाबी फुगा घेते दुकानदार तो गुलाबी फुगा द्या दुकानदार तो गुलाबी फुगा द्या हा घ्या हा घ्या आणि तिकडे रंगीत बाहुल्या आहेत आणि तिकडे रंगीत बाहुल्या आहेत जरा दाखवता का जरा दाखवता का हो ही पहा निळी बाहुली हो ही पहा निळी बाहुली आणि ही गुलाबी बाहुली आणि ही गुलाबी बाहुली ही इकडे लाल बाहुली आहे ही इकडे लाल बाहुली आहे मी निळी बाहुली घेते मी निळी बाहुली घेते ही घ्या ही घ्या माधवी इकडे कपाटात बघ माधवी इकडे कपाटात बघ कपाटात विमान आहेत कपाटात विमान आहेत एक निळ विमान आहे एक निळ विमान आहे एक गुलाबी विमान आहे एक गुलाबी विमान आहे आणि एक लाल विमान आहे आणि एक लाल विमान आहे हो आणि हे बघा चेंडू हो आणि हे बघा चेंडू पिवळा चेंडू निळ्या चेंडू पेक्षा मोठा आहे पिवळा चेंडू निळ्या चेंडूपेक्षा मोठा आहे तिकडे मोटारी आहेत तिकडे मोटारी आहेत केशरी मोटार गुलाबी मोटारीपेक्षा मोठी आहे केशरी मोटार गुलाबी मोटारीपेक्षा मोठी आहे आणि ही पिस्तुल आणि ही पिस्तुल हिरवं पिस्तूल लाल पेक्षा मोठ आहे हिरवं पिस्तूल लाल पिस्तुलापेक्षा मोठ आहे ड्रिल्स रिपीटेशन ड्रिल्स हे दुकान मोठ आहे हे दुकान मोठ आहे हे फुगे रंगीत आहेत हे फुगे रंगीत आहेत तो फुगा निळा आहे तो फुगा निळा आहे एक फुगा गुलाबी आहे एक फुगा गुलाबी आहे एक फुगा लाल आहे एक फुगा लाल आहे ह्या रंगीत बाहुल्या आहेत ह्या रंगीत बाहुल्या आहेत ही बाहुली निळी आहे ही बाहुली निळी आहे ही बाहुली गुलाबी आहे ही बाहुली गुलाबी आहे ही बाहुली निळी आहे ही बाहुली निळी आहे ही बाहुली लाल आहे ही बाहुली लाल आहे एक विमान निळ आहे एक विमान निळ आहे एक विमान गुलाबी आहे एक विमान गुलाबी आहे एक विमान लाल आहे एक विमान लाल आहे हा चेंडू पिवळा आहे हा चेंडू पिवळा आहे हा चेंडू निळा आहे हा चेंडू निळा आहे पिवळा चेंडू निळ्या चेंडूपेक्षा मोठा आहे पिवळा चेंडू निळ्या चेंडूपेक्षा मोठा आहे ही मोटार केशरी आहे ही मोटार केशरी आहे ही मोटार गुलाबी आहे ही मोटार गुलाबी आहे केशरी मोटार गुलाबी मोटारीपेक्षा मोठी आहे केशरी मोटार गुलाबी मोटारीपेक्षा मोठी आहे हे पिस्तूल हिरवं आहे हे पिस्तूल हिरवा आहे हे पिस्तूल लाल आहे हे पिस्तूल लाल आहे हिरवं पिस्तूल लाल पिस्तुलापेक्षा मोठं आहे हिरवं पिस्तूल लाल पिस्तुलापेक्षा मोठं आहे हा खडू पांढरा आहे हा खडू पांढरा आहे हे खडू पांढरे आहेत हे खडू पांढरे आहेत ही साडी पांढरी आहे ही साडी पांढरी आहे ह्या साड्या पांढऱ्या आहेत या साड्या पांढऱ्या आहेत हे फूल पांढर आहे हे फूल पांढर आहे ही फुलं पांढरी आहेत ही फुलं पांढरी आहेत हा पंखा लाल आहे हा पंखा लाल आहे हे पंखे लाल आहेत हे पंखे लाल आहेत ही वही लाल आहे ही वही लाल आहे ह्या वह्या लाल आहेत ह्या वह्या लाल आहेत हे पुस्तक लाल आहे हे पुस्तक लाल आहे ही पुस्तक लाल आहेत ही पुस्तक लाल आहेत हा खडू गुलाबी आहे हा खडू गुलाबी आहे हे खडू गुलाबी आहेत हे खडू गुलाबी आहेत ही पेन्सिल गुलाबी आहे ही पेन्सिल गुलाबी आहे ह्या पेन्सिली गुलाबी आहेत ह्या पेन्सिली गुलाबी आहेत हे पेन गुलाबी आहे हे पेन गुलाबी आहे ही पेन गुलाबी आहेत ही पेन गुलाबी आहेत हा रुमाल मऊ आहे हा रुमाल मऊ आहे हे रुमाल मऊ आहेत हे रुमाल मऊ आहेत ही उशी मऊ आहे या उषा मऊ आहेत हे कापड मऊ आहे हे कापड मऊ आहे ही कापड मऊ आहेत ही कापड मऊ आहेत हा कागद पांढरा आहे हा कागद पांढरा आहे हा कागद निळा आहे हा कागद निळा आहे पांढरा कागद निळ्या कागदापेक्षा मोठा आहे पांढरा कागद निळ्या कागदापेक्षा मोठा आहे निळा कागद पांढऱ्या कागदापेक्षा लहान आहे निळा कागद पांढऱ्या कागदापेक्षा लहान आहे ही वही पांढरी आहे ही वही पांढरी आहे ही वही निळी आहे ही वही निळी आहे पांढरी वही निळ्या वहीपेक्षा मोठी आहे पांढरी वही निळ्या वहीपेक्षा मोठी आहे निळी वही पांढऱ्या वहीपेक्षा लहान आहे निळी वही पांढऱ्या वहीपेक्षा लहान आहे हे पुस्तक पांढर आहे हे पुस्तक पांढर आहे हे पुस्तक निळ आहे हे पुस्तक निळ आहे पांढर पुस्तक निळ्या पुस्तकापेक्षा मोठ आहे पांढरं पुस्तक निळ्या पुस्तकापेक्षा मोठ आहे निळं पुस्तक पांढऱ्या पुस्तकापेक्षा लहान आहे निळं पुस्तक पांढऱ्या पुस्तकापेक्षा लहान आहे हे कागद पांढरे आहेत हे कागद पांढरे आहेत हे कागद निळे आहेत हे कागद निळे आहेत पांढरे कागद निळ्या कागदांपेक्षा मोठे आहेत पांढरे कागद निळ्या कागदांपेक्षा मोठे आहेत निळे कागद पांढऱ्या कागदांपेक्षा लहान आहेत निळे कागद पांढऱ्या कागदांपेक्षा लहान आहेत ह्या वह्या पांढऱ्या आहेत ह्या वह्या पांढऱ्या आहेत ह्या वह्या निळ्या आहेत ह्या वह्या निळ्या आहेत पांढऱ्या वह्या निळ्या वह्यांपेक्षा मोठ्या आहेत पांढऱ्या वह्या निळ्या वह्यांपेक्षा मोठ्या आहेत निळ्या वह्या पांढऱ्या वह्यांपेक्षा लहान आहेत निळ्या वह्या पांढऱ्या वयांपेक्षा लहान आहेत ही पुस्तक पांढरी आहेत ही पुस्तक पांढरी आहेत ही पुस्तक निळी आहेत ही पुस्तक निळी आहेत पांढरी पुस्तक निळ्या पुस्तकांपेक्षा मोठी आहेत पांढरी पुस्तकं निळ्या पुस्तकांपेक्षा मोठी आहेत निळी पुस्तकं पांढऱ्या पुस्तकांपेक्षा लहान आहेत निळी पुस्तकं पांढऱ्या पुस्तकांपेक्षा लहान आहेत क्वेश्चन आन्सर डेल हा पक्षी कसा आहे निळा हा पक्षी निळा आहे हा पक्षी कसा आहे हिरवा हा पक्षी हिरवा आहे हा पक्षी कसा आहे केशरी हा पक्षी केशरी आहे हे कागद कसे आहेत निळे हे कागद निळे आहेत हे कागद कसे आहेत हिरवे हे कागद हिरवे आहेत हे कागद कसे आहेत केशरी हे कागद केशरी आहेत ही बांगडी कशी आहे निळी ही बांगडी निळी आहे ही बांगडी कशी आहे हिरवी ही बांगडी हिरवी आहे ही बांगडी कशी आहे केशरी ही बांगडी केशरी आहे ह्या डायऱ्या कशा आहेत निळ्या ह्या डायऱ्या निळ्या आहेत ह्या डायऱ्या कशा आहेत हिरव्या ह्या डायऱ्या हिरव्या आहेत ह्या डायऱ्या कशा आहेत केशरी ह्या डायऱ्या केशरी आहेत हे फूल कसं आहे निळ हे फूल निळ आहे हे फूल कसं आहे हिरव हे फूल हिरव आहे हे फूल कसं आहे केशरी हे फूल केशरी आहे ही बटणं कशी आहेत निळी ही बटणं निळी आहेत ही बटणं कशी आहेत हिरवी ही बटणं हिरवी आहेत ही बटणं कशी आहेत केशरी ही बटन केशरी आहेत हे काय आहे पुस्तक हे पुस्तक आहे हे पुस्तक कसे आहे निळ हे पुस्तक निळ आहे हे काय आहे खुर्ची ही खुर्ची आहे ही खुर्ची कशी आहे निळी ही खुर्ची निळी आहे निळ पुस्तक कुठे आहे हिरव्या खुर्चीवर निळ पुस्तक हिरव्या खुर्चीवर आहे हिरव्या खुर्चीवर निळ पुस्तक आहे का हो हिरव्या खुर्चीवर निळ पुस्तक आहे निळ्या पुस्तकाजवळ हिरवं पुस्तक आहे का हो निळ्या पुस्तकाजवळ हिरवं पुस्तक आहे निळं पुस्तक हिरव्या पुस्तकापेक्षा मोठं आहे का नाही निळं पुस्तक हिरव्या पुस्तकापेक्षा मोठं नाही निळ पुस्तक कसं आहे निळ पुस्तक हिरव्या पुस्तकापेक्षा लहान आहे हे काय आहे कागद हा कागद आहे हे काय आहे पेन हे पेन आहे हा कागद कसा आहे पांढरा हा कागद पांढरा आहे हे पेन कसं आहे गुलाबी हे पेन गुलाबी आहे गुलाबी पेन कुठे आहे पांढऱ्या कागदावर गुलाबी पेन पांढऱ्या कागदावर आहे गुलाबी पेन पांढऱ्या कागदावर आहे का हो गुलाबी पेन पांढऱ्या कागदावर आहे गुलाबी पेन जवळ चॉकलेटी पेन आहे का नाही गुलाबी पेन जवळ चॉकलेटी पेन नाही चॉकलेटी पेन कुठे आहे पांढऱ्या खडू जवळ चॉकलेटी पेन पांढऱ्या खडूजवळ आहे चॉकलेटी पेन गुलाबी पेन पेक्षा जाड आहे का हो हो चॉकलेटी पेन गुलाबी पेनपेक्षा जाड आहे हे काय आहे फायली ह्या फायली आहेत ह्या किती फायली आहेत तीन ह्या तीन फायली आहेत ही फाईल कशी आहे हिरवी ही फाईल हिरवी आहे ही फाईल कशी आहे गुलाबी ही फाईल गुलाबी आहे ही फाईल कशी आहे तपकिरी ही फाईल तपकिरी आहे गुलाबी फाईल हिरव्या फाईलीपेक्षा जड आहे का हो हो गुलाबी फाईल हिरव्या फाईलीपेक्षा जड आहे गुलाबी फाईल तपकिरी फायलीपेक्षा जड आहे का नाही नाही गुलाबी फाईल तपकिरी फाईलीपेक्षा जड नाही तपकिरी फाईल सर्वात जड आहे का हो हो तपकिरी फाईल सर्वात जड आहे हिरवी फाईल सर्वात हलकी आहे का हो हो हिरवी फाईल सर्वात हलकी आहे substitution drill substitute the underline noun with the given nouns हा निळा कागद आहे फुल हे निळ फूल आहे वह्या ह्या निळ्या वह्या आहेत पेले हे निळे पेले आहेत फाईल ही निळी फाईल आहे बटन ही निळी बटन आहेत भिंती या निळ्या भिंती आहेत पंखे हे निळे पंखे आहेत पक्षी हे निळे पक्षी आहेत पेन ही निळी पेन आहेत साडी ही निळी साडी आहे मणी हा निळा मणी आहे पाणी हे निळ पाणी आहे रिक्षा ही निळी रिक्षा आहे दिवे हे निळे दिवे आहेत दार ही निळी दार आहेत लिसन टू द कन्व्हर्सेशन मुलानो टेबलाकडे बघा टेबलावर किती वस्तू आहेत टेबलावर पुष्कळ वस्तू आहेत मोहन तू सांग टेबलावर काय काय आहे टेबलावर खडू आहेत पेन्सिली आहेत पुस्तक आहेत बरोबर आता हे खडू बघा हा खडू पांढरा आहे हा खडू निळा आहे हा खडू पिवळा आहे हा खडू हिरवा आहे हा खडू गुलाबी आहे आता ह्या पेन्सिली बघा ही पेन्सिल पांढरी आहे ही पेन्सिल निळी आहे ही पेन्सिल पिवळी आहे ही पेन्सिल हिरवी आहे ही पेन्सिल गुलाबी आहे आणि आता ही पुस्तकं बघा हे पुस्तक पांढर आहे हे पुस्तक निळं आहे हे पुस्तक पिवळं आहे हे पुस्तक हिरवं आहे हे पुस्तक गुलाबी आहे गुरुजी टेबलावर दोन पेले चार वह्या आणि तीन फुलं पण आहेत बरोबर आता हे पेले ह्या वह्या आणि ही फुलं पहा हे पेले पिवळे आहेत ह्या वह्या पिवळ्या आहेत ही फुलं पिवळी आहेत सरिता टेबलावर आणखी काही वस्तू आहेत का हो टेबलावर कागद फायली आणि पेन आहेत बघा हे कागद गुलाबी आहेत ह्या फायली गुलाबी आहेत ही पेन गुलाबी आहेत टेबलावरच्या सर्व वस्तू रंगीबेरंगी आहेत टेबलावरच्या सर्व वस्तू छान आहेत